श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग सत्तेचाळीसावा श्री वसिष्ठ म्हणाले तत्व चिद्रूप तत्व जोवर स्वरूपानुसंधानारहित असते स्वरूपानुसंधान करत नाही तोवरच त्यात जगाच्या वासना असतात हे सुचवण्यासाठी वर जड बिल्व फळाचा दृष्टांत दिला आहे प्रसिद्ध सुषुप्तीहून अन्य सुशुक्ती हाच चितचा सर्ग आहे म्हणजे ते स्वप्नरूपच आहे तो युग संवत्सर इत्यादी क्रमाने आपल्याच प्रातिभाषिक सत्तेने सत्तावान झाला आहे चितची सत्ता जशी नित्य आहे तशी त्या सर्गाची नाही म्हणजे सर्ग सृष्टी हा चित चा स्वगत भेद नाही देश काल क्रिया इत्यादिकातही चिन्मय स्वरूपत्व असल्यामुळे हे निराळे व हे निराळे हा भेद येथे उत्पन्न होत नाही समस्त शब्द शब्दार्थ वासना कल्पना इत्यादिकांना जाणणाऱ्या आत्म्याला त्रिकाली एकरूपत्व असल्यामुळे हे अमुक असत आहे असे कसे सांगता येईल कारण तिन्ही अवस्थात एकरूप असणारा आत्मा सत्य आहे त्यामुळे अत्यंत असत पदार्थाचे ज्ञान त्याला होणे शक्य नाही ज्याप्रमाणे फलांच्या आतील रचना केवळ नाममात्र भिन्न असते त्याप्रमाणे चितची स्वसत्ता घनता नाना व अनाना होऊन राहिली आहे ती वस्तुत अनाना असतानाच नानाशी झाली आहे व अक्षुभित असतानाच क्षुब्धशी झाली आहे फळाच्या आत जसा त्याचा मगज त्याप्रमाणे चितच्या आत जगाच्या शक्ती असतात चित या आरशात जगद्रूप नगर प्रतिबिंबित झाले आहे अर्थात शिलेतील रचनेप्रमाणे जगत हे चितचे स्वरूपच आहे ते वस्तुत विकास पावणारे नसले तरी विकास पावत असल्यासारखे भासते चितमध्ये माईक अनंत शक्ती असल्यामुळे चिंतामणीमध्ये चिंतकाच्या मनोरथांची फले जशी असतात त्याप्रमाणे त्या परमचिन्मणीत असंख्य जगे आहेत या चित संपुटामध्ये हे जगद्रूप मौक्तिक भासत आहे ते त्या जणू काय कोंदणातच बसवले आहे ते चिन्मयच असले तरी भिन्न असल्यासारखे भासते सूर्य उदय व अस्त यांच्या योगाने दिवस व रात्र जसा करतो त्याप्रमाणे हा छिदादित्य सतत प्रकाशमान होतो व आपल्यामध्येच जगदरूपी द्रव्ये दाखवतो तो स्वतःमध्ये पदार्थाचे ज्ञान व अज्ञान यांचा विकार करतो समुद्रातील जलाच्या स्पंदादी विलासाप्रमाणे किंवा शिलेतील भावी आकाराप्रमाणे चित अनाना असतानाच नाना भासते वर्तमान समय जे आहे ते सर्व शिलेवर खोदलेल्या बाहुलीप्रमाणे मध्ये आहे व जे नाही तेही शिलेवर खोदावयाच्या बाहुलीप्रमाणे चितीमध्ये बीजरूपाने आहे पूर्वी मी बिलवाख्यान जे सांगितले त्याचेही तात्पर्य सर्व जगाचे सार सत्य चितच आहे या अर्थामध्ये आहे बेलफळात जशी मज्जा तसे जगात तत्व शिलेच्या उदराचा त्याग केला असता त्यातील कमलादी आकार जसे मिथ्या ठरतात त्याप्रमाणे चितला सोडले असता जगत असत होते ते चित निराळे आहे असे म्हटले की मिथ्या झालेच जगत चिद्रूप आहे चिन्मय आहे असे जाणले असता ते रूप जरी दिसत असले तरी अनाना एकरूप आहे शिलेवर खोदलेले कमळ जसे शिलारूप असते तसे हे जगत चिद्घन रूप आहे ज्याप्रमाणे हरणाच्या दृष्टीने मृगजळ हा शब्द जलाशय आहे पण तेथे जमीन वाळू आहे असे जाणणाऱ्या विद्वानांच्या दृष्टीने तो सूर्याचा प्रकाशच आहे तेथे सतत सूर्यप्रकाश ज्याप्रमाणे असत मृगजळाप्रमाणे भासतो त्याप्रमाणे चित स्वभाव असलेला तूही असत जड स्वरूपाने भासतोस पण वस्तुत तू तसा सदसदरूप नाहीस जसा महासागर द्रव स्वभावामुळे मध्ये स्पंद पावतो त्याप्रमाणे हे चिदघन तत्व वस्तू स्पंदरहित असले तरी त्याचा मंदभाग स्पंद पावतो तरी त्याचा मध्यभाग स्पंद पावतो या चिल्लीलेत भासणारे नाना आकार वस्तुत तन्मय आहेत पण ते तसे नाहीत जड आहेत असे अज्ञानामुळे वाटते ते जगतही तसेच अज्ञानामुळे अचिन्मय भासत आहे असे तू समज आम्ही वर महाशिलेचा जो दृष्टांत दिला आहे त्यातील ती महाशिला ही चितघनाचे मध्य आहे ते निरंध्र निर्द्वय स्वच्छ अज अत्यंत शांत आहे तथापि मायाशक्तीमुळे नाना आकारांनी भासते जसा काल जगाला ताप देतो व चंद्र त्याला शीतल करतो त्याप्रमाणे ब्रह्म जगाला प्रकाशित करते व तेच जगदरूपाने स्फुरण पावते ब्रह्मामध्ये जसे ब्रह्मत्व तसेच त्यात हे जगत स्थित आहे म्हणून ते त्यात नित्य नष्ट किंवा नित्य स्थित आहे असे म्हणता येते झाड व वृक्ष यांचा जसा भेद नाही तसा ब्रह्म व जगत यांचा भेद नाही येथे जी ही विचित्र ब्रह्मांडे आहेत ती चिदाकृतीहून निराळी नाहीत चित सदा एकरूप असल्यामुळे तिचा भाव किंवा अभाव जसा नाही तसाच त्या ब्रह्मांडाचाही भाव किंवा अभाव केव्हाच नाही मरुभूमीतील सूर्यकिरण जसे जल आहे जगदरूपाने भासते पण प्रमाणपूर्वक विचार केला असता भासणारे जल जसे सूर्याची किरणे बनते त्याप्रमाणे यथार्थ दर्शनाने मेरूसारखे स्थूल पदार्थ तृणगुच्छादी मध्यम पदार्थ चित्तादी सूक्ष्म पदार्थ इत्यादी पर्यंत सर्व जगत शुद्ध ब्रह्म होते या सर्व स्थूल मध्यम सूक्ष्म आंतरबाह्य इत्यादी सर्व विभागाने युक्त असलेल्या जगाचे जे उत्तरोत्तर कारण त्याचे आलोचन करता गेले असता भूत तन्मात्रे अव्याकृत अक्षर येथपर्यंत त्याचा विभाग होऊन शेवटी जे रूप अवशिष्ट राहते तेच परब्रह्म आहे असे ब्रह्मज्ञ समजतात जी स्थूल भूते तो सूक्ष्मभूतांचा समुदाय आहे सूक्ष्म भूते हे चितच आहे अशा क्रमाने ते परमतत्व जाणावे जे सूक्ष्म सृष्टीत असलेले सद्ब्रह्मारूप सार तेच स्थूल दृष्टीत आहे अत्यंत व्यक्त झालेले सार आहे जल परमाणूत असलेली जी रसशक्ती तीच स्थूल जलात इंद्रियांचा विषय होते जलात इंद्रियगोचर होणाऱ्या त्या महाब्रह्मतेप्रमाणेच जगातील सर्व पदार्थातील ब्रह्मातच इंद्रियांचा विषय होते एक रसशक्तीच ज्याप्रमाणे नाना प्रकारच्या तृण गुल्म लतादिकात नाना प्रकारची होऊन राहते त्याप्रमाणे ब्रह्मताच जगातील अनंत पदार्थात अनंत रूपाने व्यक्त होते ती प्रतिपदार्थात भिन्न भिन्न नसली तरी भिन्नशी भासते जसे रूपाच्या नील पीत शुक्लादी वैचित्र्याचे तेजप परमाणू हे सामान्य कारण आहे त्याप्रमाणे ही ब्रह्मसत्ता ही या घटादी व्यक्तींच्या द्रव्य गुण इत्यादी अवांतर सत्ता वैचित्र्याचे सामान्य कारण आहे तो परमात्माच अवांतर सत्ता रूपाने नटला आहे मोराच्या अंड्यातील रसामध्ये ज्याप्रमाणे त्याला पुढे फुटणारा विचित्र पिसारा पंख कठीणपणा इत्यादी सर्व असते त्याप्रमाणे जगाचा महाप्रलय झाला असता माया शबल स्थितीत व अर्ध प्रलय अवांतर प्रलय झाला असता चित्तात प्रभती सर्व कार्यजात असते मोराच्या अंड्यातील रसात जसा विचित्र पिसारा असतो त्याप्रमाणे नानात्वाला अभिव्यक्त करणे हेच ज्याचे स्वरूप आहे अशा चिती तत्वात ही सर्व नानातात द्वैत आहे भेददृष्टीने पाहिले असता मोर निराळा त्याचा पिसारा निराळा त्याप्रमाणे भेददृष्टीने पाहिले असता हे जगत ब्रह्माहून भिन्न स्थित आहे असे भासते पण याप्रमाणे मयुराधिक रूप भासले तरी विवेकदृष्ट्या ते जसे नाना नाहीत त्याप्रमाणे ब्रह्म व जगत हा क्रम अद्वैत व द्वैत यांच्या सत्तारूप आहे म्हणजे या दोघांचे कारण एकच सत्ता सामान्य आहे ज्याप्रमाणे सत व असत या दोघांचीही सत्तेच्या समतेतच अवस्थिती होते त्याप्रमाणे जगत व ब्रह्म यांचे निरीक्षण केले असता तीही सत्तासामान्यात अवस्थित होतात कारण सत व असत यांचे तत्व सद्रूपात पर्यवसान पावते शून्यामध्ये त्याचे पर्यवसान होत नाही कारण अभावही सद्रूपाने प्रतीत होतो भूतलावर घट नाही त्याचा अभाव आहे असे आपण पाहतो ते सत्व परब्रह्मच आहे पण ते सद्रूप ब्रह्म अद्वय असल्यामुळे भिन्न भिन्न स्वभावाचे जे हे जगत आपल्याला प्रतीत होते ते अनुपपन्न आहे जसे जगात चिदात्मक तत्व अनुगत व्याप्त आहे याप्रमाणे मयुरात अंड्यातील रस व्याप्त आहे चित्तत्वात जगत लीन झालेले असते तसा रसात मोर लीन असतो नाना प्रकारच्या पदार्थांचे भ्रम एतद्रूप पिसांनी भरलेले आद्य ब्रह्मचेतच जगदलक्षण मोराच्या अंड्यातील रस आहे पण त्यात भासणारे जे जगन्मय स्वरूप ते मयुरूप नसलेले सत्तालक्षण पद परमार्थ वस्तू आहे असे तू जाण मग त्यात भेद कुठून असणार इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाणप्रकरणे पूर्वार्धे सप्तचत्वारीशः सर्गः श्रीराम